इंटरवल करत नाही आणखी एक लहानशी चीज म्हणते आणि मग इंटरवल करा म्हणेल काय काय मी थांबली म्हणून इंटरवल करते की काय मला तुला बोल लागतं आणि त्याच्याबरोबर साखर खातं म्हणून बोल लागतं हा मी साखर खाल्लेली आहे <laughs> म्हणूनच साखर खाल्ली म्हणून सांगते ना <laughs> America. Super गेली मिला घर घर बिठलाऊ पाग बंधाऊ पीली सरस No,